ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय दहावा देवासुर संग्राम शुक म्हणाला परीक्षिता जरी दैत्य दानवानी मोठ्या हुशारीने समुद्रमंथनासाठी प्रयत्न केले होते तरी सुद्धा भगवंताशी विनमुख असल्या कारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही हे राजन भगवंतांनी समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावर स्वार होऊन तिथून निघून गेले आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रानिशी देवांवर हल्ला चढवला इकडे सर्व देवांनी एक तर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती शिवाय त्यांनी भगवंताच्या चरण कमलांचा आश्रय घेतला होता त्यामुळे ते सुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले राजा क्षीरसागराच्या किनाऱ्यावर मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला हाच देवासुर संग्राम होईल तिथे दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी बाण आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले त्यावेळी शंख तुताऱ्या मृदंग नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले तसेच हत्तींचे चित्कार घोड्यांची किंकाळणी रथांचे खडखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने तिथे मोठाच हल्लकल्लोळ माजला रणभूमीवर रथींबरोबर रथी पायदळाबरोबर पायदळ घोडेस्वारांच्या बरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले त्यापैकी काही वीर उंटावर हत्तीवर आणि गाढवावर बसून लढत होते तर काही जण गौरमृग अस्वल वाघ आणि सिंहावर बसून लढत होते काही सैनिक गिधाडे कावळे बगडे ससाने आणि कोंबडे यांच्यावर बसले होते तर पुष्कशी तिमिंगल मासे चित्ते रेडे गेंडे गौरेडे गवे आणि रानडुकरावर स्वार झाले होते काही जण तर कोल्हा उंदीर सरडे ससे मनुष्य बकऱ्या काळवीट हंस आणि डुकरावर चढून बसले होते हे राजा अशा प्रकारे पाण्यात जमिनीवर आणि आकाशात राहणाऱ्या तसेच भयंकर दिसणाऱ्या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यांमध्ये पुढे पुढे घुसले राजा त्यावेळी रंगीबेरंगी ध्वज शुभ्र छत्रे रत्नजडित दंड असलेले बहुमूल्य पंखे मोरपंख चौऱ्या आणि वाऱ्याने उडणारे दुपट्टे पगड्या चकाकणारी कवचे अलंकार सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्री तसेच वीरांच्या रांगा यामुळे देव आणि असुरांच्या सेना जलचराने सागर शोभावे अशा शोभत होत्या परीक्षिता रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचनपुत्र बळीराजा मयदानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या इच्छा असेल तिथे जाणाऱ्या विमानावर आरूढ झाला युद्धाची सर्व सामग्री त्यात होती परीक्षिता ते इतके आश्चर्यकारक होते की ते कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे ती कुठे आहे याचे अनुमान सुद्धा करता येत नव्हते तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतींसह बसला होता त्याच्यावर ढायलेली चामरी आणि श्रेष्ठ छत्र यामुळे तो उदयाचलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता त्याच्या चारी बाजूनी आपापल्या विमानात बसलेली नमुची शंभर बाण विप्रचिती अयोमुख द्विमूर्धा कालनाभ प्रहेती हेती इल्वल शकुनी भूत संताप वज्रद्रष्ट विरोचन हयग्रीव शंकुशिरा कपिल मेघ दुदुंबी तारक चक्राक्ष शुंभ निशुंभ जंभ उत्कल अरिष्ट अरिष्टनेमी त्रिपुराधिपतीमय पौलोम कालेय आणि निवात कवच वगैरे सेनाविभाग प्रमुख होते हे सर्वजण समुद्रमंथन करण्यात सामील झाले होते परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही फक्त क्लेशच हाती लागले या सर्व असुरांनी एकदा नव्हे अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपापले कर्कश आवाजाचे शंख वाजवू लागले तेव्हा आपले शत्रू मदोन्नमत झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला तेव्हा अनेक झऱ्याने शोभणाऱ्या उदयचलावर आरूढ झालेल्या सूर्यासारखा तो वाटत होता इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहने ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगण तसेच आपापल्या गणांसह वायू अग्नी वरुण इत्यादी लोकपाल येऊन उभे ठाकले दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभे राहिली दोघा दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले कोणी पुढे जात होता तर कुणी नावे घेऊन ललकारत होता कोणी कोणी मर्मभेदी शब्दाने आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करीत होता बली इंद्राशी कार्तिक स्वामी तारकासुराशी वरुण हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले यमराज कालनाभाशी विश्वकर्मा मयाशी शंभरासूर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लढू लागले नमूची अपराजिताशी कुमार वृष पर्व्याशी तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी शंभर पुत्राशी युद्ध करू लागले बरोबर चंद्राचे आणि बरोबर वायूचे युद्ध झाले भद्रकाली देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली परीक्षिता जंबासुराशी महादेवांची महिषासुराशी अग्निदेवाची आणि वातापी तसेच इलवलाशी ब्रह्मदेवाच्या पुत्रांची लढाई जुंपली दुर्मर्षाची कामदेवाशी उत्कलाची मात्रगणाशी शुक्राचार्याची बृहस्पतीशी आणि नरकासुराची शनेश्वराशी लढाई होऊ लागली निवात कवचाच्या बरोबर मरुदगणाचा कालियाबरोबर वसुगणाचा पौलोमाबरोबर विश्वदेवांचा तसेच क्रोध वशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला अशा प्रकारे असुरानी देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि सामूहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळवण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले गोफनी चक्रे गदा दुधारी तलवारी पट्टे शक्ती कोलिते भाले परशु तलवारी मुदगल आदने आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यासह हत्ती घोडे रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न भिन्न होऊ लागली कुणाचे हात कुणाच्या मांड्या कुणाची मान आणि कुणाचे पाय तुटू लागले तर काही जणांच्या ध्वजा धनुष्य कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले त्यांच्या पायांची आदळापट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती की तिने दिशा आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकली परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही त्यानंतर लढाईचे मैदान तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेली कुणाचे मुगुट आणि कुंडले गळून पडली होती तर कुणाच्या डोळ्यातून क्रोध प्रगट होत होता काही जणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धरे आपल्या हातात हात्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागले राजा बलीने दहा इंद्रावर तीन ऐरावत हत्तीवर चार हत्तीच्या पायांच्या रक्षकावर आणि एक माहुतावर असे बाण सोडले पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणाने हसत हसत तोडून टाकले इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चिरून आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली यानंतर बलीने एका पाठोपाठ एक शूल भाला तोमर आणि शक्ती हातात घेतली परंतु तो जे जे शस्त्र हातात घेई त्याचे इंद्र तुकडे करून टाकी परीक्षिता यानंतर बलीने गुप्त होऊन आसुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला त्या पर्वतावरून वनव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दाताप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शेळा खाली पडू लागल्या त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला त्यानंतर मोठमोठे विषारी साप विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले सिंह वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले परीक्षिता हातामध्ये शूळ घेऊन मारा तोडा असे ओरडत शेकडो नागड्या उड्या राक्षसिनी आणि राक्षस सुद्धा तिथे प्रकट झाले काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना होणे सुरू झाले विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरू होऊन ढगातून निखारे खाली पडू लागले दैत्यराज बळीने प्रलयकालाच्या अग्निप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली त्या अग्नीने वाऱ्याच्या साह्याने देवशना जाळावयास सुरुवात झाली थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धुडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोरे निर्माण झालेले समुद्रकिनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असुरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या तेव्हा देवांचे सैनिक घाबरून गेले परीक्षिता जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंताचे ध्यान केले आणि तक्षणी ते प्रगट झाले त्याने आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते ताज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते त्यांनी पितांबर परिधान केला होता त्यांच्या आठ हातात आठ आयुधे छातीवर लक्ष्म्यांनी कौस्तुभमणी मस्तकावर अमूल्य मुकुट तसेच कानामध्ये कुंडले झगमगत होती देवाना त्यांचे असे रूप दिसले जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात त्याचप्रमाणे परमात्मा प्रकट होताच त्यांच्या प्रभावाने असुराच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या भगवंताचे स्मरण सर्व संकटापासून मुक्त करते हे योग्यच आहे हे राजा यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुड वाहन भगवंतांना आलेले पाहिले तेव्हा त्यांनी अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला तो गरुडाच्या डोक्यावर आपटणार होता तेवढ्यात भगवंतानी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशुलाने वाहनासह काल नेमेला मारली माली आणि सोमाली या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतानी आपल्या चक्राने उडवली त्यानंतर त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला परंतु त्याच क्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक भगवंतानी चक्राने तोडले या ठिकाणी दहावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू